रामकृष्ण गोविंद माणसानं कसं मराव हा राजा परीक्षिताच्या प्रश्नाला शुकाचार्य महाराज उत्तर देताना म्हणतात अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवर सॉरी हे गीतेत म्हटलेलं आहे शुकाचार्य म्हणतात एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ पर पुंसाम नारायण स्मृती जीवनाची इति कर्तव्यता काय असेल तर अंतकाळी भगवंतांचं स्मरण व्हावं भागवतावर विश्वास असेल थोडा तात्विक विचार आपण जो आतापर्यंत केला त्यामुळं जर मनाची पटवणूक झाली असेल तर यावरती थोडा आणखी आपापल्या माणसाने आपापल्या बुद्धीने जास्त चिंतन करावं मला जे वाटलं जे विचार स्फुरले मी जितक्या आर्ततेने याच्यावर विचार केला त्याच तुम्ही सुद्धा विचार करा परंतु याबाबत पुढं भागवतातच काय म्हटलंय ते सांगतो त्याचा जरा विचार करा भागवताच्या याच दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात पंधरा ते एकोणीस या श्लोकात म्हटलेलं आहे मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्यांविषयी ममता तोडून टाकावी नीट ऐका हा मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्र तसेच एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसावे त्यानंतर पवरम पवित्र अशा अ उ म या तीन मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा म्हणजेच ओंकाराचा मनपूर्वक जप करावा प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण होऊन देऊ नये बुद्धीच्या सहाय्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचाराने काबूत ठेवून ते भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे लावावे स्थिर चित्ताने भगवंतांच्या मूर्तीवरील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासना रहित झालेल्या मनाला पूर्ण रूपाने भगवंतांमध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन करणार नाही जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाते तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे तुमच्याकडे पुस्तकं आहेत तुम्ही परत परत अर्थ वाचा ज्यांच्याकडे पुस्तकं नाहीत त्यांनी ती घ्या ज्यांना ऐकायचे त्यांनी रिवाइंड करून ह्या चार पाच श्लोकांचा अर्थ परत ऐका आणि विचार करा अंतकाळी असं मरावं असं शुकाचार्य सांगतात त्यावेळेला म्हणतात मृत्यूचा समय आल्यानंतर मनुष्याने भयभीत होऊ नये शक्य आहे सवय नसेल अभ्यास नसेल मृत्यूचा अभ्यास नाही पण निर्भय होण्याचा अभ्यास आहे पुढं म्हटलेलं आहे हे मला तुम्ही जरा विचार करा अंतकाळी तुम्हाला किंवा मला हे शक्य आहे का त्या मनुष्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या विषयीची ममता तोडून टाकावी टाकताय तोडून अंतकाळी शरीराला वेदना मन हे काय माहितीये का तुम्हाला मी एक उपमा देतो तुम्ही बेडेकर लोणच्याची एक बाटली आणा बाटली आणा ते लोणचं संपल्यानंतर त्या बाटलीला तेलाचा आणि मसाल्याचा वास असतो तो तुम्ही वास घालवून ती बाटली दुसऱ्या कशासाठी वापरायला त्या बाटलीमध्ये गरम पाणी घाला सोडा घाला साबण घाला काहीही करा तीन चार पाच वेळा धुतल्यानंतर सुद्धा तेलाचा वास राहतो आणि त्या डब्यात त्या बाटलीत तुम्हाला जर केशर ठेवा म्हटलं तर त्या वासयुक्त बरणीत किंवा बाटलीत तुम्ही केशर ठेवणार नाही त्याला तो वास लागेल अहो साधी बाटली रिकामी करताना इतका खटाटोप करायला लागतो तिथं मन रिकाम करणं काय शक्य आहे सांगताय तुम्ही मला हा पुढं मरण समय बर का घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जनात स्नान करावे आणि एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसावे हा त्या काळचा इच्छा मरणी लोकांच्या योग्यांसाठी सांगितलेला मार्ग आहे आपण तो सोडून देऊ आपल्याला ते शक्य नाही बरोबर आहे अजिबात शक्य नाही पुढं <clears throat> पवित्र अशा अ उ म या तीन मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर ब्रह्माचा मनपूर्वक जप करावा प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा प्रणवाचे विस्मरण होऊन देऊ नये मनाचा विग्रह करताय काय करताय प्रणवाचं विस्मरण होऊन न देता ओंकाराचा जप करायचा तोंडाने आणि मनाने चिंतन करायचं भगवंतांचं ध्यान करायचं भगवंतांचं असं इथं म्हटले दोन्हीचा अर्थ एकच प्रणव ओंकार म्हणजेच भगवान पण त्या प्रणवाचा तोंडाने उच्चार करायचा आणि मनामध्ये भगवंतांचा समोर भगवंतांचा विग्रह आणायचा हेही थांबा सोडा पुढचा श्लोकाचा अर्थ वाचा बुद्धीच्या सहाय्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचाराने काबू ठेवून ते भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे वळवावे एवढं सगळं कराल मी करेन सवय नसेल तर अभ्यास नसेल तर चिंतन नसेल तर गीतेमध्ये म्हटलेलं आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शन याच सतत सतत सतत स्मरण करावं मृत्यू मला येणार आहे मी कसा मरू मनाचा निग्रह कसा करू प्रणवाचा जप कसा करू बुद्धीच्या सहाय्याने शरीर आणि शरीरा संबंधित जे जे आहे त्यांच्याविषयीची ममता मी कशी सोडून देऊ भगवंतांच्या विग्रहावर माझं चित्त मन डोळे सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती एकाग्र कशा करू एकेका अवयवाचं ध्यान कसं करू आहे प्रॅक्टिस करतो का मी प्रॅक्टिस त्याशिवाय हे जमेल का बर ही अगदी विचार करा तुम्ही भागवतात सांगितलंय ही चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर येणारी संधी आहे परत चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरफटका झाल्याशिवाय परत ही संधी मिळणार नाही आणि हे नाही केलं तर हा विचार करू नये करू नये तेव्हा याचा मी थोडासा विस्तार खूप केला या श्लोकाचा असं मला वाटतं परंतु ते आवश्यक आहे मनावरती पूर्णपणे हे बिंबायला पाहिजे सांगलीच्या एका माताजींचा फोन आला मला त्या म्हणाल्या दुसऱ्या स्कंदावरच्या या श्लोकावरचीच फक्त प्रवचन मला मिळाली मला खूप आवडली आणि मी ती माझ्या मुंबईच्या मुलीला फॉरवर्ड केली तिला पण ती आवडली तरुणांना हे ज्ञान हवं आहे आपण देत नाही हे ज्ञान तरुणांसाठी आहे सत्तेवरती असणाऱ्या सत्ता गाजवणाऱ्या धनवान अशा राजाला परीक्षिताला हे शुकाचार्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते प्रसन्नपणानं मृत्यूसमयी ऐकून त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं त्याची परिणिती तुम्हाला मी आत्ताच सांगतो जसं अर्जुन म्हणाला नष्टो मोह लढवा तस राजा परीक्षित संपूर्ण भागवत ऐकल्यानंतर म्हणाला महाराज मी निर्भय झालो बस मला ही निर्भयता आयुष्यात प्राप्त करून घ्यायची आहे जमेल अभ्यासाशिवाय एक तर माझी आधी इच्छा आहे का इच्छा आहे का का ऐकायचं भागवत हे आता काय सांगू मी मला तरी आर्तता आहे की असं मरण मी जगावं असं मरण मी जगावं आणि मला माहिती आहे हो तुम्हाला ही माहिती आहे असे मरण असं नव्हे आपल्याला मरण अगदी उद्या सुद्धा येऊ शकतं आणि आपल्यापैकी कित्येक जण मरण यावं अशी प्रार्थना करतायत केव्हा एकदा मला घेऊन जा बाबा भगवंता नारायणा मला उचल असं म्हणतात पण असं मरण येण्यासाठी काय प्रयत्न करतो आपण रामकृष्ण गोविंद